नमस्कार मित्रांनो मी शीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचे मूल्य आहे खुशी मित्रांनो आज प्रत्येकाला खुश राहायला आवडतं आणि या खुशीसाठीच आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करत असतो मित्रांनो मला या ठिकाणी एक छोटासा जोक आठवतो एक व्यक्ती एका डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब मी खूप दिवसापासून हसलो नाही मी खूप टेन्शनमध्ये आहे खूप दुःखी आहे खूप नाराज आहे अशी काही औषधी किंवा गोळी तुमच्याकडे आहे का की जी जी घेतल्यामुळे मी खुश होईल आनंदी होईल आणि खळखळून हसेल तेव्हा तो डॉक्टर त्याच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो आमच्या मेडिकल सायन्समध्ये अशी कोणती गोळी किंवा इंजेक्शन बनलं गेलं नाही आहे की ज्यामुळे कोणाला ते दिलं तर कोणी हसल खळखळून खुश होईल आनंदी होईल परंतु एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगतो याच कॉलनीमध्ये एका तिसऱ्या मंजिलवर एक जोखर राहतो तिथे तुम्ही जा आणि तो जोखर असे छान छान जोक तुम्हाला सांगेल ते ऐकून तुम्ही खळखळून हसाल असे काही उलटपुलट हरकती करेल जे पाहून तुम्हाला खूप खुशी होईल आणि खळखळून हसाल तेव्हा ते व्यक्तीसुद्धा त्याच्याकडं पाहत राहतो आणि म्हणतो डॉक्टर साहेब तो जोकर मीच आहे दुसऱ्याला हसवणारा दुसऱ्याला आनंदी करणारा मी फक्त वरून ॲक्टिंग करतो पण आतमध्ये मी दुःखी आहे खूप टेन्शनमध्ये आहे मला असा काहीतरी उपाय सांगा मित्रांनो आपल्याला असंच वाटते ना ज्याच्याकडे खूप पैसा आहे ते खूप सुखी आहेत आनंदी आहेत खुश आहेत ज्याच्याकडं धन दौलत साधनं सर्व काही उपलब्ध आहे ते खूप खुश असतील आनंदी असतील परंतु मित्रांनो हा आपला गैरसमज आहे कारण खुशी ही साधनात पैशात वैभवात नाही आहे खुशी एक आंतरिक आपला स्वभाव आहे आणि ती आंतरिक खुशी प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे कारण या जगात प्रत्येकजण खुशी किंवा आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न तर करतो आणि वास्तविक पाहता खुशी ही आपलीच रचना आहे मग प्रश्न हा की जर ही आपलीच रचना आहे तर मग खुशीसाठी आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त प्रयत्न का करावे लागतात आपल्याला ती सहज का प्राप्त होत नाही कोणत्या चुकीच्या मान्यतेमुळे आपण जीवनात निरंतर खुश राहत नाही या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी सार रूपाने पाहूया मित्रांनो खुशी भविष्यात न शोधता ती वर्तमानात शोधा वर्तमानात अनुभवा कारण सर्वप्रथम आपण एक चुकीची मान्यता आणि विश्वास मनामध्ये निर्माण केला आहे की अमुक एक गोष्ट मी भविष्यात केली तर मला खुशी मिळेल आज आपण आपल्या विद्यार्थी जीवनाकडे वळून जर पाहिले तर आपण हेच म्हणतो की विद्यार्थी जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन होते काय आनंदी जीवन होतं परंतु तेव्हा आपण जेव्हा आपण विद्यार्थी जीवनात असतो तेव्हा मात्र असे वाटते की जेव्हा माझे शालेय शिक्षण पूर्ण होईल कॉलेज शिक्षण पूर्ण होईल आणि मला चांगली नोकरी लागेल तेव्हा मी खूप खुश असेल म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी जीवनामध्ये मी खुश नाही आहे बरं झालं आत्ता तर आपण शिक्षण पूर्ण केलं नोकरीही लागली तेव्हा आपण विचार करतो की जेव्हा माझे दोनाचे चार हात होतील किंवा चांगला जीवनसाथी मिळेल तेव्हा मी खूप खुश असेल चला तुमचे लग्नही झाले तुम्हाला चांगला जीवनसाथीही मिळाला मग आपण काय विचार करता की प्रपंच वाढला मुलं बाळ झाली स्वतःचा बंगला कार खरेदी केली की मी खूप खुश होईल आनंदी होईल म्हणजे याचाच अर्थ आपण प्रत्येक वेळी काय केलं आपली खुशी भविष्यात शोधत राहिलो आणि अशा प्रकारे प्रत्येक वेळी खुशी पण स्थगित होत गेली म्हणजे प्रत्येक गोष्टीवर अवलंबित राहिलो आपण की हे मिळेल तर खुशी होईल हे झालं तर खुश खुशी आपल्याला प्राप्त होईल आणि भविष्यात खुशी शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आपले जीवन व्यर्थ गेले म्हणजे आजपर्यंत आपण खुशीच्या प्राप्तीसाठी जे प्रयत्न केले ते इतर लोकांच्या वर्तणुकीवर किंवा आपण कमावलेल्या भौतिक साधनावर अवलंबून होते आणि अशा प्रकारे आपली खुशी ही जोपर्यंत दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून आहे तोपर्यंत आपल्याला खुशी मिळू शकणार नाही यावरून आपल्या लक्षात आले असेल की खरंच खुशी भविष्यात न शोधता वर्तमान जीवनात अनुभवायला शिकायचे दुसरी गोष्ट आपली खुशी कोणा व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर किंवा वस्तूवर अवलंबून नसली पाहिजे कारण व्यक्ती आणि परिस्थिती किंवा वस्तू आपल्याला खुशी देऊ शकत नाही जर आपली खुशी एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असेल तर आपल्या मनात सदैव हा विचार चालतो की ही व्यक्ती आपल्यावर नाराज तर होणार नाही आपल्याला खुश आहे की नाही माहीत नाही आणि अशा वेळेस एक प्रकारची भयावह अवस्था आपल्याला जाणवते आणि जिथे भय आहे तिथे खुशी कशी असू शकते प्रत्येक जणाचा संपूर्ण दिवस कधी परिस्थितीवर तर कधी इतरावर तर कधी वस्तूवर न जाणे आणखी किती किती गोष्टीवर अवलंबून असतो आणि जर आपण इतक्या गोष्टीवर अवलंबून असू तर खुशी कुठली खुशी हे मिळणं शक्यच नाही याचा अर्थ आपली खुशी कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून नसली पाहिजे आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की मी खुशी निर्माण करू शकतो मला खुश होण्यासाठी इतरांना खुश करण्याची आवश्यकता नाही कारण मी स्वतःच आतून खुश आहे मीच प्रेम स्वरूप आहे शांत स्वरूप आहे कारण खुशी माझ्या अंतकरणात आहे अशा प्रकारची चांगली सकारात्मक ऊर्जा जेव्हा तुम्ही आपल्या मनात निर्माण कराल तेव्हा आपल्या मनात भीती किंवा असुरक्षिततेची भावना राहणार नाही आणि जेव्हा आपली मनस्थिती शांत व स्थिर असते तेव्हा आपली खुशी आपल्या हातात असते कारण शांती प्रेम खुशी हे जे आपले मूळ स्वभाव आहेत ना ते आपोआपच आपल्यामध्ये प्रवाहित होतात हे आपले ओरिजिनल गुण आहेत त्यांची आपल्याला जाणीवपूर्वक निर्मिती करावी लागत नाही आणि यासाठी आपल्याला आणखी काही वेगळे करण्याची आवश्यकताही पडत नाही मित्रांनो आपली खुशी सारखी कमी आणि जास्त का होते कधी आपण खुश तर कधी नाराज त्याचे कारण काय आहे कारण आपली खुशी सारखी कमी होण्याचे मुख्य कारण आहे आपल्या संबंधामध्ये कुठे ना कुठे अधिक आपण अवलंबून असतो कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवर आपण अवलंबून असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्याजवळ लोकांना त्रस्त होताना पाहू शकत नाही आणि त्यावेळेस आपण त्यांच्या दुःखांना पाहून जास्त प्रभावित होतो आणि परिणाम आणखीनच नकारात्मक ऊर्जा आपण तयार करतो आपल्या जवळची व्यक्ती सुखी झाल्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा त्याचा प्रभाव लगेचच आपल्यावर पडतो कारण आपले त्याच्यावर अवलंबित्व असते म्हणून मित्रांनो व्यक्तीवर अवलंबून राहिलेली खुशी ही सदाकाळाची खुशी नाही आहे यावरून आपल्या लक्षात आले असेल की आपली खुशी नष्ट करणाऱ्या प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत एक परावलंबित्व आणि दुसरं म्हणजे भीती आणि त्यामुळे आपण सदा खुश राहू शकत नाही म्हणून यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि यातून मुक्त होण्यासाठी सदैव हे लक्षात ठेवा की मी सदा खुश आहे मी सदा निर्भय आहे मी सत्यचित आनंद स्वरूप आहे आणि खुशी हा माझा मूळ स्वभाव आहे मला खुशी कुठल्या वस्तू व्यक्ती आणि वैभवातून मिळणारी नाही हा माझा मूळ स्वभाव आहे माझी खुशी कोणावरही अवलंबून नाही आजपर्यंत मी पुष्कळ ठिकाणी खुशी शोधली लोकांमध्ये वस्तूमध्ये परिस्थितीमध्ये सर्वत्र शोधत राहिलो परंतु आता मात्र कळले आहे की खुशी हा माझा स्वभाव आहे खुशी सदैव माझ्यासोबत आहे कारण तेच माझे स्वरूप आहे परंतु खुशी ही तर माझी अविनाशी संपत्ती आहे आणि ही खुशी मला सदैव खुश राहून दुसऱ्यांनाही वाटत राहायचं खुश राहणे माझा मूळ स्वभाव म्हणून मित्रांनो खुशी हा खूप सुंदर गुण आहे आणि खुश राहिले बघा जो खुश राहतो तो सर्वांना खुश करतो आणि आपली खुशी सदा राहिली तर आपण दुसऱ्यांनाही सदासाठी खुश करू शकतो आणि ही खुशी कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसली पाहिजे ते आपला स्वतःचा मूळ स्वभाव आहे म्हणून मित्रांनो सदा खुश राहा आणि खुशी वाटत राहा तर आज आपण खुशी या मूल्यावरती सुंदर चर्चा केली आहे आणि उद्या परत आपण ऐकूया सुंदर मूल्यावरती नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी